अध्याय दोनशे आठवा प्रजापती देवता आणि ऋषी युधिष्ठिर म्हणाला हे भरतकुलश्रेष्ठ पूर्वी प्रजांचे अधिपती कोण होते आणि प्रत्येक दिशेच्या ठाई कोणकोणते ऋषी आहेत ते कथन करा भीष्म म्हणाले हे भरतकुलश्रेष्ठा प्रजेचे अधिपती कोण किंवा दिशांच्या ठाई असणारे ऋषी कोण असा जो तू मला प्रश्न केलास त्याविषयी सांगतो ऐक सनातन भगवान ब्रह्मदेव हाच एकटा सर्वांच्या पूर्वी स्वतः निर्माण झालेला असून त्याला सात पुत्र झाले ते मरीची अत्री अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतू आणि महाभाग्यशाली वसिष्ठ हे होत हे सर्व ब्रह्मदेवाच्या तोडीचे होते म्हणूनच यांना पुराणांतरी सात ब्रह्मे असे निश्चयपूर्वक म्हटलेले आहे आता तुला सर्व प्रजापती निवेदन करतो अत्रिवंशामध्ये सनातन असा भगवान प्राचीन बरही उत्पन्न झाला हा वेदांचे केवळ उत्पत्ती स्थान होय त्यापासून दहा प्रचेते निर्माण झाले या दहांमध्ये दक्ष नावाचा एकच पुत्र उत्पन्न झाला यालाच लोकांमध्ये दक्ष आणि क अशी दोन नावे आहेत मरीजेला कश्यप हा पुत्र झाला त्यालाच अरिष्टनेमी आणि कश्यप अशी दोन नावे आहेत वीर्यवान आणि लक्ष्मी संपन्न जो राजा सोम हा अत्रीचा औरस पुत्र असून तो सहस्र दिव्य युगेपर्यंत अस्तित्वात असणारा आहे हे प्रभू भगवान अर्यमा आणि त्याचे पुत्र हे सर्व त्या भुवनांशी काळजी वाहणारे असून देशाचा उत्कर्ष करणारे आहेत असे सांगितले आहे शशबिंदू याला दहा हजार स्त्रिया होत्या त्यापैकी प्रत्येक स्त्रीला एक एक हजार पुत्र झाले याप्रमाणे त्या महात्म्या शशबिंदूला एकंदर एक कोटी पुत्र असून प्रजांचा अधिपती दुसरा कोणीही असू नये अशी त्याची इच्छा होती ही सर्व प्रजा शशबिंदूचीच आहे असे प्राचीन मुनींनीही म्हटले आहे या प्रजापतीच्या प्रचंड वंशापासूनच वृष्णीवंशाची उत्पत्ती झाली याप्रमाणे मी तुला हे कीर्तीसंपन्न प्रजापती निवेदन केले आता तीनही लोकांवर ज्यांची सत्ता चालते अशा देवता मी तुला निवेदन करतो भग अंश अर्यमा मित्र वरुण सविता धाता महाबलाढ्य विवस्वान त्वष्टा पूषा इंद्र आणि विष्णू हे द्वादशादित्य असून कश्यपापासून यांची उत्पत्ती झाली आहे नासत्य आणि दस्त्र हे दोन अश्विनी कुमार असून आठव्या मार्तंडाचे पुत्र आहेत पूर्वी या सर्वांना देव आणि दोहो प्रकारचे पितर असे म्हणत असत महायशस्वी श्रीमान विश्वरूप हा त्वष्ट्याचा पुत्र होय अज एकपाद अहिर्बुज्ञ विरूपाक्ष रैवत हर बहुरूप देवाधिपती त्र्यंबक सावित्र जयंत आणि विजयशील पिनाकी हे अकरा रुद्र होत महाभाग्यशाली आठ वसू हे मी तुला पूर्वी सांगितलेच आहे पूर्वी प्रजाधिपती मनूच्या काळी अशा प्रकारच्या या देवता असून त्यांनाच देव आणि दोह प्रकारचे पितर असे म्हणत असोत याशिवाय शील यौवन सिद्ध स्वाध्य रभू आणि मरुत हा ही देवगण सांगितला आहे याप्रमाणे अश्विनी कुमार आणि विश्वेदेव वेदामध्ये सांगितले आहेत या देवतांपैकी आदित्य क्षत्रिय मरुत वैश्य आणि उग्र तपाचे ठाई आसक्त झालेला अश्विनी कुमार हे शूद्र असून अंगिरस संज्ञक जे देव ते ब्राह्मण होत असा सिद्धांत आहे याप्रमाणे हे सर्व देवातील चार वर्ण सांगितले आहेत जो मनुष्य प्रातकाली उठून या देवतांचे संकीर्तन करील तो स्वतः केलेल्या व दुसऱ्याच्या संस्कारामुळे घडलेल्या पातकांपासून मुक्त होतो बा युधिष्ठिरा यवक्रीत रैभ्य अर्वावसु परावसू औषिज कक्षीवान अंगिरस बल आणि मेधातिथी ऋषीचा पुत्र बर्हिषद कण्व हे त्रैलोक्याचे कल्याण करणारे असे पूर्व दिशेचे ठाई असणारे सप्तर्षी होत उन्मच विमुच वीरसंपन्न स्वत्यास्त्रेय प्रमुच इद्मवाह भगवान दृढव्रत आणि मित्रावरुणपुत्र प्रतापशाली अगस्त्य हे ब्रह्मर्षी सदैव दक्षिण दिशेस असतात उशंगू धौम्य कश कवश वीर्यवान परिव्याध महर्षी एकत द्वित आणि त्रित व अत्रिपुत्र भगवान प्रभू सारस्वत हे महात्मे पश्चिम दिशेचा आश्रय करून राहणारे ऋषी होत आत्रेय वसिष्ठ महर्षी कश्यप भरद्वाज कुशिककुलोत्पन्न विश्वामित्र गौतम महात्मा रचिचाकाचा पुत्र जमदग्नी हे उत्तर दिशेस वास्तव्य करणारे सप्तर्षी होत याप्रमाणे प्रखर तेजस्वी असे प्रत्येक दिशेचे ठाई वास्तव्य करणारे हे ऋषी सांगितले आहेत हे महात्मे सर्व भुवनांचे कल्याण करणारे असून सर्वात साक्षीभूत असे आहेत या सर्वांचे संकीर्तन केल्याने मनुष्य सर्व पातकांपासून मुक्त होतो हे महात्मे ज्या ज्या दिशेचे ठाई वास्तव्य करतात त्या त्या दिशेला जरी शरण गेले तरी सर्व पातकांपासून मुक्त होऊन मनुष्य गृहस्थाश्रमाचा सुखाने उपभोग घेतो ओम तत्सत